श्रीराम समर्थ पंचिका आठवी समास पाचवा आचार्योपासन आता साधनांची खटपट पुरे त्यासाठी किती बडबड करू या सगळ्या साधनांमध्ये शेवटचे मुख्य साधन वेगळेच आहे ते सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ साधन आहे ते सोपे आणि स्पष्ट आहे इतर साधनात केलेले सर्व कष्ट या एका साधनाने सफळ होतात सगळ्या साधनांना विश्रांती देणारे असे ते साधन म्हणजे आचार्योपासन अर्थात सद्गुरूंची सेवा हे होय हे साधन ज्या साधकाला घडते त्याच्या हातावर मुक्ती वास्तव्य करते म्हणजे मुक्ती त्याला अतिशय सुलभ आहे ज्ञान वैराग्य विचार ही साधने झोपेतही त्या साधकाची सेवा करतात श्रुती स्मृती हातात सौऱ्या घेऊन त्याच्यासमोर नेहमी उभ्या असतात ब्रह्मानंद गुरुपुत्र कोठे राहतो असे म्हणून त्याच्या घराचा पत्ता विचारतो तो म्हणतो त्याला न भेटल्यामुळे मला त्याच्या वियोगाचे फार दुःख होते आहे साक्षात ईश्वर आठ महासिद्धींसमवेत त्याच्या हृदयातच नांदत असतो ओंकार प्रणव त्याच्या दारात द्वारपाल होऊन राहतो आणखी शब्दाने अधिक काय सांगू त्याला पाहताच मायाराणी लाजून पळून गेली अविद्येला तर तेवढाही धीर उरला नाही तिने उभ्या उभ्याच प्राणत्याग केला गुरुभक्तीचे असे थोर महात्म्य आहे ते खरे पाहता समजतच नाही ज्याच्या गाठी पुण्याचे अनंत ढिगारे आहेत त्यालाच गुरुभक्तीचे महात्म्य कळेल गुरु नसल्यामुळे ब्रह्म निर्गुण म्हणजे गुणरहित राहिले ब्रह्म हे गुरुपेक्षा भिन्न असे नाहीच मग सगुण देव हे गुरुपासून वेगळे कसे असतील गुरुभक्तीला गुरुभक्ती पुढे ज्ञान ध्यान समाधी उत्थान इत्यादी कशाचीही जाणीव नसते गुरु वाचून या सर्व साधनांना द्वैतभान येते मग त्यांनी मोक्ष इत्यादी कसे प्राप्त होतील त्याला गुरुसेवेपुढे रात्र दिवस याचेही भान नसते मग इतर जगाचे ज्ञान कुणाला असणार एक सद्गुरूच व्यापक रूपात त्याला सर्वत्र दिसतो त्या वाचून दुसरे काहीही त्याला दिसत नाही पूर्णाला पूर्ण मिळाल्याबरोबर सर्व दृश्य जात पूर्ण बनते पूर्णातून पूर्णच उरते आणि पूर्णत्वानेच ते राहते साधकाची जाणीव नेणीव त्या पूर्णाच्या अनुभवात पाण्याच्या पृष्ठभागावरून जसे शेवाळ हटवले जाते अथवा दीपाची काजळी जशी झाडली जाते त्याप्रमाणे नाहीशा होतात असा गुरुदास महाराज म्हणजे शिष्योत्तम म्हणजे केवळ परब्रह्माची मूस होय त्याच्याकडे जीव आणि शिव आपल्या उपाधींचा त्याग करून विश्रांती घेतात त्याचे मोठेपण वेदांना सुद्धा कळत नाही ते साध्या वाणीला कसे बडबडता येईल मौनाचेही असारपण तेथे गळून पडते एखाद्या संग्रामशूर राजा असतो त्याच्या सामर्थ्याचे त्याच्यासमोर त्याचे भाट इतर सेवक वर्णन करत असतात पण ज्याचे सामर्थ्य त्यालाच ते माहीत इतरांनी केलेल्या वर्णनाने त्याची कल्पना येणार आहे का त्याप्रमाणे त्याचा मोठेपणा त्याच्यापाशीच असतो परंतु तरीसुद्धा भाट त्याचे वर्णन करतातच ना त्यांच्याप्रमाणे आपल्या बुद्धीला कळेल त्याप्रमाणे गुरुभक्तीचे वर्णन करावे हे बरे गुरुभक्ती गुरुभक्ता पाशीच असते तिचे वर्णन करून तुम्हाला लाभ काय असे म्हणशील तर ऐक माळीण हार गुंथे त्या हाराचे सुख राणी भोगते पण माळीण ते हाराचे सुख भोगत नसली तरी तिचा तिला सुगंधाचा घमघमाट भोगायला मिळतोच ना त्याप्रमाणे गुरुभक्तीचे वर्णन करण्याने ब्रह्मानंद येतो म्हणून गुरुभक्तीच्या वर्णनाने श्रोता आणि वक्ता हे दोघेही पावन होतात म्हणून आता सावधपणे लक्ष द्या त्या गुरुभक्तीचे जसे जमेल तसे थोडेफार वर्णन करतो गुरुभक्त मी आणि माझेपणा यांचा त्याग करून सद्गुरूंच्या पायापाशी अनन्य भावाने सादर झालेला असतो तो स्वतःला गुरुचरणांवरून वाहून घेतो गुरूंची सेवा करण्यात त्याला एवढी गोडी लागते की एक कल्प त्याला अर्ध घटकेप्रमाणे वाटतो त्याने कितीही वेळ सेवा केली तरी त्याला तो काळ फार मोठा वाटतो वेळूचा अंकुर अथवा कोणतीही वनस्पती जसा दिवसेदिवस वाढत जातो तशी त्याची गुरुसेवेची आवड चौपटीने वाढत जाते सूर्यविकासी कमळ जसे नेहमी सूर्याकडे तोंड करून असते त्याप्रमाणे गुरुदास सद्गुरूंपुढे तत्परतेने उभा असतो या गुरुसेवेची लक्षणे शरीर वाणी आणि मन अशी तीन प्रकाराने विभागली गेली आहेत ती संक्षेपाने वेगवेगळी सांगतो गुरुभक्ताला आपल्या शरीराचे सुखदुःख माहीत नसते त्याच्यासाठी सेवेचे प्रसंग नेहमी आनंदाचे क्षण असतात आजच्या सूर्योदयापासून ते उद्याच्या सूर्योदयापर्यंत तो या सेवेच्या आनंदात असतो सद्गुरू बिछाण्यावर झोपेत असताना तो बाजूला सतत हात जोडून उभा असतो किंवा चौरी घेऊन सतत ढाळत असतो सद्गुरू जागे झाले की लगेच तो आपले मस्तक त्यांच्या पायावर ठेवतो मग तो सद्गुरूंच्या पादुका म्हणजे पादत्राणे समोर ठेवतो ते लगेच प्रातर्विधीसाठी बहिर्दिशेला जातात प्रातर्विधीचे स्थान त्याने अगोदरच स्वच्छ केलेले असते त्यावर चंदनाचा सडा टाकलेला असतो दिव्यांच्या रांगाने ते सुशोभित केलेले असते निरनिराळ्या सुगंधाने सुगंधित केलेले असते शौचक्रिया संपवून सद्गुरू पाण्याचा साठा असलेल्या ठिकाणी येतात तेथे त्यांना चौकीवर म्हणजे चौरंगावर बसवून तो त्यांचे पाय धुतो त्यानंतर तोंड धुवून झाल्यानंतर तो निरनिराळ्या सुगंधी द्रव्यांचे उठणे त्यांच्या अंगाला लावतो दही मध तूप दूध इत्यादी घालून त्यांना पंचामृताचे स्नान घालतो पंचामृत झाल्यानंतर शुद्ध जलाने मंगलस्नान घालतो तो त्यांचे अंग पुसतो आणि त्यांना शुद्ध वस्त्र नेसायला देतो लागलीच आसन तयार करून ठेवतो सद्गुरूंना आसनावर बसवतो पूजा साहित्य तयार करतो सुगंधयुक्त फुले त्यांना अर्पण करून त्यांची पूजा करतो त्यांना वस्त्रे आणि अलंकार देतो अशा प्रकारे सर्वसांग पूजा केल्याबरोबर नैवेद्याची लगबगीने तयारी करतो आणि ताटात षड्रसयुक्त पक्वाने वाढून आणतो त्यानंतर धूप दीप अर्पण करतो सद्गुरूंचे भोजन मग संपते मग तृप्त झालेले ते गुरुराज गंगाजलाची आपोषणी घेतात त्यांच्या पानात जे अन्न असेल ते हा शिष्य सेवन करतो आणि मग त्यांच्या तस्तातील उच्छिष्ट पाणी सगळे पिऊन टाकतो मग दुसऱ्या ठिकाणी सद्गुरूंसाठी दुसरे आसन घातलेले असते तेथे तो सद्गुरूंना नेऊन बसवते मग त्यांना प्रेमाने विडा देतो आणि स्वतः पीक टाकण्याचे पात्र हातात धरून जवळ उभा राहतो ज्या ज्या काळी सद्गुरूंना जे जे भोग द्यायचे असतात ते ते तो त्यांना यथासांग अर्पण करतो त्याने आपली दृष्टी सतत गुरुमुखावर केंद्रित केलेली असते सद्गुरू कोठे जाऊ लागले की हाही त्यांच्या पाठीमागे जाऊ लागतो सद्गुरूंच्या पायांनी उडालेली धूळ आपल्या मस्तकावर घेऊन तिला वंदन करतो वाऱ्याने धूळ उडू लागली असता ती घेण्यासाठी तो आपला माथा खाली वाकवून पुढे करतो ती धूळ अंगावर उडताच दयाळू सद्गुरू माऊली मला शुद्ध करत आहेत असे म्हणतो गुरु वाहनात बसून जाऊ लागतात तेव्हा तोही त्यांच्या वाहनाच्या बरोबर चालू लागतो त्याला चालताना खडे किंवा काटे मोडतात पण त्यांचे त्याला भान नसते सद्गुरूंना चालताना थोडे सुद्धा ऊन लागू नये म्हणून तो त्यांच्या मस्तकावर छत्री धरतो त्यामुळे त्यांनी उन्हासाठी डोक्यावर घेतलेले ओले वस्त्र थोडे सुद्धा सुकत नाही गुरुसेवा करत असताना देहाला जेवढे कष्ट होतील तेवढे त्याचे सद्गुरूबद्दलचे प्रेम अधिक वाढते सद्गुरू जेथे बसतील तेथे तो त्यांच्यासमोर उभा राहतो सूर्य अस्ताला जाताच तो पुन्हा पूजेला आरंभ करतो गंध माळा गुलाल बुक्का म्हणजे धूसर धूप दीप नैवेद्य विडा इत्यादी निरांजन ओवाळून आरती इत्यादी जे जे गुरुंना आवडते ते ते त्या काळी अर्पण करतो त्यानंतर गुरूंचे अंथरून घालतो मग गुरूंना उठवून त्यांना मंचकावर झोपवतो मग गुरूंच्या पायावर मस्तक टेकवून त्यांना नमस्कार करतो त्यांचे पाय आवडीने चुरतो पुन्हा पुन्हा त्यांच्या तोंडाकडे पाहतो त्याला झोपेचे संकट नसते तो सतत गुरूंच्या चरणामध्ये दडी मारून राहतो तरी सुद्धा झोपेने घेरलेच तर गुरूंच्या पायावरच मस्तक ठेवतो त्यावेळी त्या क्षणी अनंत जन्मांचे श्रम नाहीसे झाल्यासारखे त्यास वाटते अशा तऱ्हेने त्याचे शरीर गुरुसेवेमध्ये गुंतलेले असते त्याचे पावित्र्य किती वर्णावे त्याच्या चरणांच्या धुळीत स्नान करण्यासाठी तीर्थक्षेत्र येतात जो गुरुच्या उच्छिष्टाचे म्हणजे गुरुंनी उष्टावलेल्या अन्नाचे जेवण करतो गुरूंच्या तीर्थाचे स्नान प्राशन इत्यादीसाठी सेवन करतो त्या देहाचे महात्म्य प्रत्यक्ष शेषालाही कळत नाही अशा रीतीने गुरुभक्ताने करावयाच्या कायिक सेवेचे वर्णन झाले आता वाणीने करायची भक्ती कशी असते ते पाहू गुरु या दोन अक्षरांनी त्याचे नखापासून ते शिखेपर्यंत ते शरीर व्यापलेले असते ज्याप्रमाणे सुवर्णाच्या कोंदणात रत्ने वसवली जातात त्याप्रमाणे गुरु या अक्षरांच्या हारांनी त्याच्या परेपासून ते वैखरीपर्यंतच्या चारी वाणी सुशोभित झालेले असतात पन्नास वर्ण आठवून गुरु या दोन अक्षरात साठवले ते दोन्ही वर्ण त्याच्या वैखरी वाणीत पवित्र होण्यासाठी येतात गुरु जय गुरु जय अशा नादाचा जोरदार गजर चालत असल्यामुळे त्याचा प्राण स्थिर होतो परादी चार वाचा एक होतात त्याचे मन बिचारे मोहित होऊन गुरूंच्या भजनात नाचू लागते आणि तो समाधी सुखाला या भजनानंदावरून वाळून टाकतो काही निरूपण चालू असेल तर सावधानतेने त्याचे श्रवण करतो मधून मधून नम्रतेने प्रश्न विचारून समाधान करून घेतो तो गुरुला अत्यंत प्रिय असतो कसा म्हणाल तर अगदी आपल्या शरीरातील प्रत्येकात्माप्रमाणे म्हणजे कुटस्थाप्रमाणे हरिणी जसे आपल्या पाडसाला एक क्षणभरही विसरत नाही तसे सद्गुरू त्याला विसरत नाहीत हे परब्रह्म जणू गोठले असून त्याचे दोन भागात विभाजन झाले आहे हे दोन भाग म्हणजे स्वतःचे एक पण न मोडता वेगळे दिसणारे गुरु आणि शिष्य हे होत या ऐक्याच्या बाबतीत कोणाची कोणाला उपमा द्यावी विनाकारण ही स्तुती कशासाठी करावी या दोघांच्या ऐक्यात मीपणा टाकून देऊन समरस व्हावे हेच योग्य होय त्याच्या बोलण्यामध्ये साक्षात वेद येऊन राहिलेला असतो त्यामध्ये अर्थ बळजबरीने मुसंडी घेऊन प्रवेश करत असतो अंतःकरण प्राण मन चारीवाणी या सगळ्यांमध्ये गुरु गुरु असेच भजन चाललेले असते ते गुरुरूपच झालेले असते आता गुरुभक्तीकडे वळलेले मन तिकडे कसे प्रवृत्त झालेले असते ते संक्षेपाने सांगतो आता गुरुचा मनाने एक क्षणभर जरी वियोग झाला तरी तो सहन करण्याचे धैर्य नसल्यामुळे तो भक्त लगेच सद्गुरूंचे स्मरण करतो गुरूंचे जे सिंहासन तेच आपण स्वतः झालो अशी तो कल्पना करतो त्यावर घातलेले मऊ अस्तरणही आपणच झालो अशी तो कल्पना करतो गुरु परिधान करतात ते वस्त्रही आपणच झालो त्यावर विंझणे म्हणजे चौरी ढाळणाराही मीच झालो असे त्याला वाटते गुरूंना जे जे आवडते ते ते मीच व्हावे असे त्यास वाटते गुरु जिकडे पाहतील ती दिशाही मीच होईल असे तो ठरवतो गुरूंना फुले आवडतात म्हणून त्यांच्यासाठी मीच बाग होईल आणि त्या बागेतील फुलांच्या निरनिराळ्या जातीही मीच होईन अशी त्याची इच्छा असते मीच दोरा होईन मीच फुलारी होईन मीच हार होईन आणि तो हार मीच स्वतः गळ्यात घालीन असा त्याचा ध्यास असतो मीच सुगंध होईन मीच गुरूंच्या नाशिकारंध्रात म्हणजे नाकात प्रवेश करीन आणि गुरुदेवतेचे रूपही मीच होऊन तो गंधही मीच घेईन असे तो म्हणतो मीच निरनिराळ्या धान्यांची रूपे घेईन त्यांचे दळण कांडण मीच करीन जात्यामध्ये उखळामध्ये साठवलेले बारीक पीठही मीच होईन असे त्याला वाटत असते अग्नी स्वयंपाक स्वयंपाकी निरनिराळी भांडी लाकडे सर्व मीच होईन मीच फुंकणी होईन आणि फुंकणाराही मीच होईन असे त्याला वाटते जेवणातले मधुर तिखट खारट इत्यादी रस आपणच झालो असून ताट वाट्या इत्यादी मीच होऊन त्या मीच भरल्या अशी तो कल्पना करतो जमिनीवर ताट ठेवण्यासाठी आडणी मीच झालो असून त्यावर ताट मीच मांडले आणि मीच विंझणारा होऊन माशांच्या झुंडी वारीन अशी तो कल्पना करतो मीच श्वास घेईन मी हाताने उचलीन मीच गुरुमुखात शिरून पुन्हा पुढील घासासाठी मूग पसरीन मीच गुरुचे दात होईन जिव्हा मीच होईल त्यामुळे घास चावणे त्याचा रसास्वाद घेणे हे माझेच काम आहे मीच घासात असलेला कुतर्काचा खडा असेल तो खडाही मलाच कळेल मी तो स्पष्टपणे काढीन मीच तो बाजूला टाकीन मीच झारी घेईन मीच पाणी होईन आणि ते पाणी पिणाराही मीच होईन मीच तृष्णा असेन आणि तृष्णाहरण करणाराही मीच असेन मीच मला खाऊन टाकले मीच पूर्णपणे तृप्ती प्राप्त केली आणि मीच ढेकर दिला आणि संतोषही मलाच झाला मी विडा असून त्यामुळे झालेला चांगला रंगही मीच झालो मीच गुरुमुखात शिरल्यावर अखंडित अवट अवीट होईन मीच पिकदाणी होईन त्यात टाकलेला पीक ही मीच होईन मीच तो हळूहळू सेवन करील पिंकदाणी तो पीक धारण करील हा अर्थ मीच पंखा होऊन सद्गुरूंना सुगंधित आणि शीतल वारा घालीन मीच चंदन होईन मीच ते उगाळीन मीच ते गंध समतेच्या म्हणजे सरमदृष्टीच्या कचोळ्यात साठवीन मीच माझ्या हाताने त्यांची उटी सद्गुरूंच्या अंगी लाभीन मीच सद्गुरूंच्या अंगी शोभेन मीच कस्तुरीचा अपूर्व अपूर्व टिळा सद्गुरूंना लावीन मीच मुकुट होईन मीच अनेक वनमाळा होईन आणि गुरूंच्या अंगावरील अलंकारही मीच होईन मीच कठीण असे सप्तधातू होईन मीच स्वतः अग्नीत आटेन मग मीच सर्व सुशोभित अलंकार होईन हातामध्ये अंगठ्या पवित्रके पायात वाक्या नुपुरे इत्यादी मीच होईन आणि मीच मंद मंद मधुर नाद करीन सद्गुरूंना समाधान वाटेल असे विविध प्रकारचे युक्तिवाद मीच करीन वेद होऊन वेदचर्चाही मी करीन मीच वाणी होईन मीच शब्द होईन सद्गुरूंना जाण्यासाठी जे ठिकाण आवडेल ते ठिकाण प्रत्यक्षात मीच होईन सद्गुरूंची दृष्टी जेथे पडेल असे सर्व दृश्य मीच होईल मीच सुंदर आरसा होऊन गुरूंच्या समोर येईन त्यावेळी गुरुराजांचे प्रतिबिंब माझ्यातच उमटेल मी पंचप्राणांशी वाद करून ब्रह्मरूप अग्नीच्या ज्योतीवर ती वात लावीन त्या वातीच्या रूपाने मी सद्गुरूंच्या पुढे जळेन मीच त्या वातीच्या रूपाने सद्गुरूंना आरती ओवाळीन मीच प्रकाशरूप झालो मीच अज्ञानरूपी अंधकार होतो प्रकाश येताच तो मी नाहीसा झालो सद्गुरूंची ओळख पटताच मी संतुष्ट झालो मीच आनंदित झालो मीच सुखसाधने होईल मीच गाद्या लोड होईल मग गुरुराज माझ्यावर आरोहण करतील माझ्यावर त्यांची प्रीती होईल त्यांना मी आवडेन मीच बिछाण्यावर लोंबणाऱ्या जाळ्या गोंडे चांदवे होईन त्या गोंड्यांच्या मध्यभागी शोभन दिसणारा गोंडा मीच असेन मग गुरुराज स्वाभाविकपणेच त्याला हातात धरतील तो थोरला गोंडा मीच होईल गुरूंच्या पायातील पादुका मीच होईन त्या मीच मस्तकावर धारण करीन गुरूंच्या मस्तकावरील छत्र चौऱ्या वाद्ये नगारा सर्व लमाजवा मीच होईन मीच भोई होईन मीच पालखी होईन मी आडवाट सोडून रस्त्याने चालेन श्रुतीच्या म्हणजे वेदाच्या राजरस्त्यावर भिन्न भिन्न मतांच्या काटेरी जाळ्या लागतात मी स्वानुभव रूपी कुऱ्हाडीने संशयरूपीमुळे तोडून टाकीन जागृतीपासून मोक्षापर्यंत श्रुतींनी सरळ चांगल्या सडका तयार केल्या आहेत त्यावरून चतुरंग सेना वाजत गाजत गेली तरी चालताना गर्दी होत नाही कामक्रोध इत्यादी वाटमारे चोर सगळे पळून गेले आहेत डोंगरातील प्रत्येक घाटामध्ये युद्धातील झुंजार महावीर मीच होतो गुरु चालत असताना त्यांच्या मुखाकडे पाहत मी उलटा चालेन माझ्या गुरुप्रेमाचे निशाण असे फडकत असताना मीच निरनिराळी वाद्ये वाजवीन मीच सगळे पदार्थ झालो सद्गुरूच्या सेवेस लागलो आहे आणि गुरुचरणांवर अनन्य होऊन त्यांच्या सान्निध्यात राहिलो आहे गुरु तर निर्विकार आहेत सगळा माझा एकट्याचाच पसार आहे आता महाद्वारात पोचलो आहे आता सर्व कचरा म्हणजे फालतू गोष्टी राहू द्या माझ्यासमोर चैतन्यातने ओतप्रोत असे सद्गुरुराज आहेत मी देखील मी माझे या भावना नष्ट करून त्यांच्या चरणांवर दडी मारली आहे अशा प्रकारची ही गुरुभक्ती ज्या साधकाला घडते त्याला मुक्ती अशा प्रकारची आहे असे सांगत बसू काय त्याला मुक्तीचे स्वरूप सांगण्याची गरज नाही असा गुरुभक्त जो कोणी असेल त्याचे स्वतः कैलासनाथ शंकर मोठ्या प्रेमाने वर्णन करत असतात व स्वर्गातील देव तटस्थ होऊन ते ऐकत असतात आणि वैकुंठाधिपती विष्णू नारदादी मुनिजनांना विचारत असतात की अशा प्रकारचा गुरुभक्त कोणी आहे का त्याचा शोध करा असा गुरुभक्त स्वतःच परिपूर्ण ब्रह्म असतो वेद त्याचे भाट बनतात त्याच्या साध्या कृपादृष्टीने सर्व त्रिभुवनाचा उद्धार होतो आम्हाला म्हणजे विष्णूला आमचे चतुर्भुज रूप तितकेसे आवडत नाही त्यापेक्षा गुरुभक्ताचा देह आम्हाला अधिक प्रिय वाटतो त्याची गुरुभक्ती धन्य होय त्याचे साधक रूप धन्य होय अशा पुत्राला जन्म देणारी माता धन्य होय तो ज्या पृथ्वीवर आहे ती पृथ्वी धन्य होय तो ज्या वसाहतीत राहतो ती वसाहत धन्य होय अशा गुरुभक्ताला जो डोळ्याने पाहतात ते धन्य होत गुरुभक्ताशी जे भाषण करतात ते लोक धन्य होत त्याला जे आलिंगन देतात ते लोक धन्य होत जे त्याला नमस्कार करतात ते धन्य होत त्यांची जे स्तुती करतात ते धन्य होत त्यांच्याबद्दल ऐकणारे त्यांच्याबद्दल बोलणारे श्रोते वक्ते पवित्र होत इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे पंचम समासः इति पंचिका संपूर्णा श्रीराम समर्थ